श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय नववा यशोदा कृष्ण गोप गोपी गोकुळ एकदा काय झाले सकाळी यशोदा लवकर उठली कृष्ण अजून निजलेला होता त्याच्या अति मनोहर मुखाकडे पाहून जरा वेळ निजलाय तेवढ्यात ताक उसळावे असा विचार करून ती दुसऱ्या दालनात डेऱ्यात दही घालून ताक घुसळण्यासाठी गेली त्याच कामात दंग झाली मनात कृष्णाचेच ध्यान आणि मुखी त्याचेच नाम होते पण कृष्ण तिकडे उठून बसला तरी तिचे लक्ष नव्हते आई मला भूक असे म्हणून तो रडू लागला तिकडे यशोदेनेही दूधही तापत ठेवले आहे तिने पटकन येऊन उठला का बाळ ये रे घेते हं बाळाना असे म्हणत तिने त्याला स्तनपास देण्यास सांगित देण्यास घेतले पण काही वेळाने दूध उतू गेले यशोदेचे लक्ष तिकडे जाताच ती उठली कृष्णाला खाली ठेवून ती आत गेली दूध खाली उतरून ठेवले दूध सांडलेले होते चूल पुसून मग कृष्णाला घ्यावे असा विचार करून ती ते काम करू लागली इकडे कृष्ण रागावला आईचे आपल्याकडे लक्ष नाही हे त्याला आवडले नाही त्याने एक माठ फोडून टाकला तेवढ्याच गोपाळांचे बालक तिथे आले एका उखळीवर चढून कृष्णाने पटकन शिंक्याचे मडके काढले त्यातले लोणी काढून सवंगड्यासखं खायला सुरुवात केली आई येण्याच्या आत लोणी संपवा म्हणून तो मुलांना घाई करू लागला तोच यशोदा तिथे आली झालेला लोण्याचा राडा पाहून ती कृष्णाला पकडायला धावली तो अंगणात धावला तिला त्याने दमवले शेवटी दया येऊन आपणच सापडला त्याचे दोन्ही हात धरून तिने डोळे वटारले व त्याला छडीचा मार देणार तो कृष्णाने अशी केविलवाणी मुद्रा केली की तिला छडी मारवेना तोपर्यंत गवळणी आणखी कालपर्वांच्या खोड्या सांगायला आल्या तेव्हा त्याच उकळीला कृष्ण बांधून ठेवावा असे तिने ठरवले तिने एक दावे घेतले व उखळीला बांधून कृष्णाच्या पोटाला ते बांधू लागले पण ते अपुरे पडले मग तिने आणखी एक दावे आणले तेही दोन बोटे कमी पडले होता होता कितीतरी दावे जोडून तिने कृष्णाच्या कमरेला बांधण्याचा प्रयत्न केला पण अपुरे ते अपुरेच तेव्हा आईची दमछाट झालेली पाहून कृष्णाला तिची दया आली त्याने स्वतःला उकळीशी बांधून घेतले मुकाट्याने बसला आईला वाटले भली खोड मोडली पण आईचे लक्ष नाही असे पाहून कृष्णाने उखळी आडवी पाडली व ती ओढीत अंगणात नेली अंगणाच्या सीमेवर दोन अर्जुन वृक्ष जवळजवळ होते कृष्णाने ती उखळी त्यांच्यामधून पलीकडे नेण्याचा प्रयत्न चालवला त्याने एवढ्या जोराने उखळे ओढली की दे दोन्ही वृक्ष उन्मळून पडले धाड दिशी आवाज झाला वृक्ष पडताच दोन गंधर्व त्यातून प्रकट झाले कृष्णाची त्यांनी स्तुती केली त्याला वंदन केले उकळी त्या वृक्षातच अडकलेले होती ते गंधर्व अंतर्धान पावले कुबेराचे नल व कुबर असे दोन पुत्र होते ते ते पूर्वी आपल्या स्त्रियांसह जलक्रीडा करीत होते तेव्हा नारद मुनी तेथे गेले पण त्यांनी नारदांना योग्य तो मान दिला नाही म्हणून त्यांनी त्या दोघांना तुम्ही झाडे व्हाल असा शाप दिला होता आणि हरी हाच कृष्णावतारात तुमची त्या वृक्षरूपातून सुटका करी असा उशापही दिला होता तेच गंधर्व आत्ता मुक्त झाले होते कृष्णाला व त्याच्या काही सवंगण्यांनाही ते दिसले होते इतरांना मात्र दिसले नाही वृक्ष पडल्याचा आवाज ऐकून यशोदा व नंदही धावत आला शेजारच्या गोपी धावत आल्या गोप पुढे आले नंदाने कृष्णाला उचलून घेतले उखळीचे दावे सोडले तेव्हा यशोदेला वाटले मी कितीतरी दावे बांधली होती ती कुठे गेली एवढासा काना वृक्ष कसे हे उन्मळून पडले काही कळत नाही नंद यशोदा आपल्या बाळावरचे संकट टळले म्हणून मोठा आनंद मानू लागली उखळी बंधनावरूनच कृष्णाला दामोदर नाव पडले आपल्या मुखात कृष्णाने यशोदेला जसे विश्व दाखवले तसेच ते नंदालाही एकदा दाखवले नंद शाळीग्रामाची पूजा करीत असे कृष्णाने तो उचलून तोंडात लपून ठेवला नंदाने ते ओळखले त्याने कृष्णाला तोंड उघडायला सांगितले कृष्णाने आपले मुख पसरले तो त्यात नंदाला असंख्य लिंगे ब्रा बाण शाळीग्राम देव दिसले तो थक्क झाला मग कृष्णाने त्याला देहवानावर आणले व आपल्या तोंडातील शाळीग्राम काढून दिला मग आनंदाने मन भरून येऊन नंदाने स्वहस्ताने कृष्णाला जेवू घातले तो आनंद काय वर्णावा एकदा कृष्णाने आईला मदत म्हणून म्हणून छोट्याशा मडक्यात दही घुसळण्यास सुरुवात केली नंद कौतुक पाहत होता पण क्षीरसागराचे मंथन केले तेव्हा जशी रत्ने निघाली तशीच आताही निघतील अशी देवांना आशा वाटू लागली हलाहलासाठी नीलकंठ अंगाला तिढे पडण्यासाठी वासुकी व पाठीवर मंदर पर्वत पेळण्यासाठी कूर्म सज्ज झाले लक्ष्मीला वाटले आता आपल्याला दुसरी सवत येणार एकदा काही गोपींनी दूध दही वगैरे एका खोलीत बंद करून ठेवले होते कृष्णाला ते आवडले नाही त्याने सवंगड्यांना म्हटले तुम्हाला जर भरपूर दूध दही लोणी तूप खायला हवे असेल तर तुम्ही डोळे मिटा मी तुम्हाला आत नेतो सर्वांनी डोळे मिटले कृष्णाने मायाशक्तीने त्यांना त्या खोलीत नेले तिथे सारे फस्त करून मग मुलांनी कृष्णाच्या सांगण्यावरून एकदम आरडाओरडा केला गोपीना हे कसे झाले ते काहीच कळेना पण या पोरांना चांगली शिक्षा केली पाहिजे असे त्या आपापसात बोलू लागल्या मुले घाबरली पण कृष्ण म्हणाला तुम्ही पुन्हा डोळे मिटा परत मी बाहेर नेतो पहा मुलांनी डोळे मिटले लगेच खिडकीतून सर्व मुले आपोआप बाहेर आली पण पेंद्या जास्त चौकस कृष्ण काय युक्ती करतो ती पाहावी म्हणून त्याने एक डोळा किलकिला केला तो मात्र नेमका त्या खोलीच्या खिडकीत अडकला आणि गोपीनी त्याला मार दिला पण कृष्णाने त्याला सोडवले मग म्हटले तू मजवर विश्वास ठेव तू शंका घेतलीस म्हणूनच अडकलास गोपीनी यशोदेकडे तक्रार केली छोट्याशा खिडकीतून कृष्णाने पोरांना आत नेले आणि सारे गोरस फस्त केल्यावर बाहेरही आणले अशी त्यांची तक्रार पण यशोदेने ती छोटी खिडकी पाहून त्यांना म्हटले तुम्ही कल्पनेनेच हे सारे सांगता कृष्ण सगळा वेळ इथेच आहे घरातून कृष्ण बाहेर आलाही कृष्ण गोपीना म्हणाला खरंच का मग आता दूध दही सारे भरून दे गा आई यशोदेने म्हटले भरूनच द्यायला हवी गोपीनं गोपीनो किती नांदण आणि मडके रिकामी केले आहेत ते पहा पाहतात तो साऱ्या पदार्थात जराही कमतरता नव्हती एकदा कृष्ण लोणी चोरून खात होता त्याला पकडून गोपी यशोदेजवळ आली कृष्ण म्हणाला मी स्वतः काही केले नाही वाटेत माझ्या मित्रांनी मला म्हटले चल कांना लोणी खाऊया तर मला घेऊन गेले ते मग पळाले मी मात्र सापडलो माझ्या तोंडाला या बाईनेच हे दही लावले आता मजवर खोटा आळा आणते पण आई मला भूक लागले ना पुष्कळ वेळ पोटात काही नाही यशोदा आणि ती गोपी दोघे हसू लागल्या देव कोणते देवघरातले ते तर तुझ्या तालावर नसतात त्यांना नैवेद्य कशाला मीच पिऊन टाकतो असे म्हणून तो नैवेद्याचे दूध पिऊन टाके सकाळी उठला की मानच दुखते डोळेच दुखतात असे बोलून यशोदेला म्हणे मला कडेवर घे मग पुन्हा झोपे देवांना कृष्ण हसला म्हणून यशोदेने देवघरातल्या देवांची क्षमा मागितली तर साक्षात शंकराने यशोदेला दर्शन देऊन सांगितले की आम्ही बाळकृष्णातच सामावलेले आहोत त्याची पूजा कर ती आमचीच पूजा होईल देवांच्या देवाची पूजा कर असे तो आईला म्हणे आणि चतुर्भुज विश्वरूप तिला दाखवी तेव्हा ती त्या रूपाला नमस्कार करी त्याला दूध प्यायचा प्यायचासुद्धा कधीकधी आग्रह करावा लागे दूध पिऊ दूध पिऊन काय होते असे विचारी यशोदा म्हणे डोक्यावरची शिखा वाढते अंग गोरे होते तर दूध पिता पिता केस आणि अंग तपासून म्हणे केस नाही वाढत मी तर काळाच आहे कुठे झालोय मी गोरा यशोदा म्हणे लगेच नाही होत अरे त्याला वेळ लागतो कृष्ण काळा होता बलराम गोरा होता बलराम कृष्णाला चिडवून म्हणाला काना तू काही यशोदेचा मुलगा नाहीस तुला कोंड्यावर विकत घेतलाय तेव्हा त्याची समजूत काढता काढता यशोदेची पुरेवाढ झाली एकदा कृष्णाने एका गो गोपीच्या गायी गोठ्यातून सोडून तिथे बैल बांधले गोपी दूध काढायला गोठ्यात गेली तो काय सगळे बैल यशोद्याकडे तक्रार करायला आली तेव्हा कृष्ण धूम पळत सुटला नंदाने त्याला जवळ घेतले आणि सारे हसत सुटले आईजवळ तो मध्ये विश्वरूपानुसार प्रभू म्हणून बोले तिची त्यावेळी समाधी लागे एकदा यमुना नदीत एका होडीत कृष्णाला घेऊन गोपी बसल्या आणि होडी वलहू लागल्या पण त्या जुन्या होडीला भोके होती पाणी आत येऊन होडी बुडू लागली गोपींनी आपले वस्त्रे काढून ती भोके बुजवण्यास सुरुवात केली पण काही उपयोग झाला नाही तेवढ्यात वादळ झाले पाऊस थैमान घालू लागला गोपींना भीती वाटू लागली कृष्णाला उगीच आणले आता यशोदा काय म्हणेल याचे त्यांना भय वाटले एक वेळ आमचे प्राण जाऊ देत पण या कृष्णाला वाचव अशी प्रार्थना त्या करू लागल्या पण होडी वाटेल वाटेल तशी हेलकावे खाऊ लागली आता सर्वजणी बुडणार असे त्यांना वाटू लागले तेव्हा त्या कृष्णाला शरण गेल्या रडू लागल्या आक्रोश करू लागल्या त्यावेळी कृष्णाने वादळ आवरले पाऊस थांबवला शरणागत भक्तांचे तोच रक्षण करतो सूर्यप्रकाशात नौका डुलत चालू लागली नौका अखंड झाली गोपींच्या अंगावर पुन्हा जशीच्या तशी वस्त्रे आली मृत्यू सन्मुख आला तेव्हाही गोपी कृष्णाला शरण गेल्या यशोदेला हा सारा प्रकार कळला तेव्हा तिला जो आनंद आला त्याचे वर्णन करणे शक्य नाही अध्याय नऊ समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू